श्रीराम समर्थ पंचिका चौथी समास चौथा पिंडोत्पत्ती प्रकार आता पिंडाच्या उत्पत्तीचा प्रकार सविस्तर सांगितला जाईल तो आदरयुक्त होऊन श्रवण करावा एकाच सागराच्या पाण्याने नद्या तळी भरतात त्याच पाण्याने कित्येक गाडगी रांजणे भरतात तरी सागर त्यामुळे काही क्षीण होत नाही तो नेहमीसारखाच परिपूर्ण असतो हिरण्यगर्भ हा जो ब्रह्मांडाचा सूत्रात्मा तो या सागराप्रमाणे आहे त्या हिरण्यगर्भाचे अंश सर्व प्राणीमात्रात विभागले गेलेले असतात वासनात्मक अशा त्या लिंगदेहा सोळखावी ब्रह्मांडाच्या लिंगदेहाचे नाव हिरण्यगर्भ असे आहे तो सर्व प्राणीमात्रांमध्ये वासनांच्या रूपाने विभागला गेला आहे त्याला ओळखावे असा अभिप्राय अविद्या मायेने विविध प्रकारच्या पिंडांची निर्मिती केली या पिंडांमध्ये हिरण्यगर्भ कसा विभागला जातो याचे उत्तर मेधाच्या मार्गाने पाणी जमिनीवर येते मेघाच्या मार्गाने पाणी जमिनीवर येते ते ज्याप्रमाणे सर्वत्र विभागले जाते त्याप्रमाणे होय आपण ज्या ज्यावेळी नदी ज्या ज्यावेळी नवीन आड विहिरी खोदतो त्यावेळी त्यांना पाणी लागते व ते आड व त्या विहिरी लगेच पाण्याने भरून येतात त्याप्रमाणे नवीन पिंड निर्माण झाला रे झाला की तेथे हा सूक्ष्मदेह अथवा लिंगदेह व्यापून टाकतो घट नित्य नवे निर्माण होतात त्यातील कित्येक घट फुटून जातात कित्येकांमध्ये पाणी भरले जाते कित्येक तसेच कोरडे राहतात त्याचप्रमाणे पिंड शरीरे निर्माण होतात त्यातील कित्येक पिंड शरीरांचा विनाश होतो कित्येक जन्मल्याबरोबर मरण पावतात तर काहींना वार्धक्य प्राप्त होते हे देह कीटकांचे असोत की हत्तींचे असोत सर्व लिंगदेहांचे स्वरूप एकच असते त्यात वेगळेपणा नसतो कोणी लिंगदेह अंगठ्याच्या आकाराचा मानतात कोणी तो अवयवयुक्त आहे असे मानतात त्यांची ही समज अज्ञानपणाची आहे असे समजावे त्यांना लिंगदेहाचे खरे स्वरूप कळलेले नाही या जगात काही जीव पर्वताच्या आकाराचे असतात आणि लहान जीव तर असंख्य आहेत पण या सर्वांमध्ये लिंगदेह सारख्याच प्रकारे व्यापून असतो देह अंगुष्ठ मात्र असला तरी त्यात लिंगदेह सामावू शकत नाही किंवा मोठ्या देहाला तो पुरेसा होत नाही असा प्रकार नसतो यावर काही जण म्हणतील की अंगुष्ठ मात्र देह अंगुष्ठ मात्र लिंगदेह याचा अर्थ त्या त्या देहाच्या अंगठ्या एवढ्या त्याचा आकार असतो तर असेही कधी नसते मागील जन्मातील मुंगीला पुढील जन्मी हत्तीचा देह प्राप्त होतो आणि हत्ती वगैरे मोठ्या प्राण्यांना त्यांच्या प्रारब्धानुसार कीटकांचा जन्म प्राप्त होतो तेव्हा जेवढी उपाधी असेल तेवढेच जल तिच्यात सामावे तेव्हा लिंगदेहाचा आकार उपाधीच्या आकारानुसार बदलतो या बाबतीत अनुमानादीप्रमाणे पुढे करणे बाष्कळपणाचे ठरेल अशा प्रकारे वरील ओवीत उत्पस्थित केलेल्या आशंकेचे सहज निर्मूलन झाले जितकी उपाधी तितके त्यात पाणी व्हावे या न्यायाने पिंडाची व्याप्ती समजून घ्यावी हाच लिंगदेह प्रारब्धानुसार पावसाची वृष्टी झाल्याबरोबर औषधी म्हणजे वनस्पती रूप पावतो मग पुरुषाने ती वनस्पती अन्न म्हणून भक्षण करताच तिचे वीर्यात रूपांतर होते मग स्त्री आणि पुरुष यांचे मिलन होताच स्त्रीच्या ओटीपुटात तिचे रक्त व पुरुषाचे वीर्य एकत्र मिसळतात आणि त्या योगे स्त्रियांना लगेच गर्भधारणा होते गारुडी लोक एका पदार्थाच्या जागी दुसरा पदार्थ दाखवतात त्याप्रमाणे रक्त आणि वीर्याचे देह तयार होतात ही शक्ती त्या वीर्याची म्हणावी तर तसे मुळीच नाही ते वीर्य आणि रक्त आळून कठीण होते आणि त्यातून बालकाचा जन्म झाल्यानंतर ते वाढूही लागते पण या सर्व प्रक्रियेचा चैतन्यावर काही परिणाम होत नाही ते जसे होते तसेच निर्विकार राहते हा सर्व प्रकार इंद्रजालाप्रमाणे म्हणजे जादूसारखा नव्हे काय या चमत्काराचे खरे कारण म्हणजे ही मायादेवीच चेटूक करणारी आहे ती एकटीच अशक्य कोटीतील घटना घट घडवण्यास समर्थ आहे अशी ती माया स्वभावताच अस्तित्वहीन म्हणजे असत खोटी आहे असो हिच्या नादी कोण ज्ञानी पुरुष लागेल वीर्याचा भाग जास्त असेल तर पुत्र निबसतो रक्ताचा भाग जास्त असेल तर कन्या निबस निपसते आणि दोन्ही समान असतील तर नपुसंग प्रजा निपसते गर्भामध्ये बालकाचे नऊ महिने पूर्ण झाले की माता अपत्याला जन्म देते त्याचा देह अस्थि मांस सप्तधातू इत्यादी घटकांनी परिपूर्ण असतो त्यातील साडेतीन धातू श्वेत म्हणजे पांढऱ्या रंगाच्या रेताच्या असून साडेतीन धातू तांबड्या रंगाच्या रक्ताच्या असतात दोघाही मातापित्यांच्या मिळून सात धातू होतात परंतु शरीराचे हे सर्व घटक पाच भूतांचे अंश आहेत त्यामुळे ही पिंडाची भासमान आकृती तयार होते प्रत्येक भूताचे पाच पाच अंश असे एकूण पंचवीस अंश या पिंडामध्ये असतात त्यातील कठीण अशा पृथ्वीचे पाच अंश म्हणजे अस्थि मांस त्वचा नाड्या आणि केस हे होत द्रवरूप असणाऱ्या आपजलाचे तत्वाचे अंश रक्त वीर्य लाळ मूत्र आणि घाम हे होत क्षुधा म्हणजे भूक तृषा म्हणजे तहान आळस निद्रा आणि मैथून हे आभास तेजाचे घटक म्हणजे लक्षणे आहे आता या पिंडाच्या ठिकाणी जेवढे चंचलपणाचे अंश आहेत ते सर्व वायूचे गुण आहेत ते कोणते ते ऐका चलन वलन प्रसरण निरोधन आकुंचन हे वायूचे गुण आहेत तर काम क्रोध शोक व्यापकता मोह आणि भय हे आकाशाचे गुण आहेत आता उत्पन्न झालेल्या पदार्थाचे पुढील प्रमाणे सहा विकार आहेत पहिला विकार जायते म्हणजे जन्म घेणे हा होय दुसरा विकार अस्ति म्हणजे असणे तिसरा विकार विवर्धते म्हणजे वाढणे हा होय विपरिणतमते म्हणजे वाढण्याची शीग गाठणे आणि अथवा तारुण्याची अंतिम मर्यादा गाठणे हा चौथा विकार होय अपक्षीयते म्हणजे वार्धक्य येणे हा पाचवा विकार असून वृद्धावस्थेमध्ये शरीर आणि इंद्रिय क्षीण होतात आणि शेवटचा सहावा विकार म्हणजे नश्यती म्हणजे नष्ट होणे प्राण शरीराला सोडून सोडून जातात आणि ते शरीर नाचते म्हणजे त्याचे अस्तित्व संपते अशा प्रकारे शरीराचे सहा विकार सांगितले आता वर सांगितलेल्या सर्व घटकांचे मिळून हे शरीर बनते ते कधी ना कधी नष्ट होतेच शरीर म्हणजे नष्ट व्हायला जेथे उशीर लागत नाही ते अशी त्याची व्युत्पत्तीच आहे मुळात या शरीरांच्या जारज म्हणजे आवरण पिशवीतून बाहेर पडणारे अंडज म्हणजे अंड्यातून बाहेर येणारे स्वेदज म्हणजे घामापासून निर्माण होणारे आणि उद्भिज्ज म्हणजे जमिनीतून वर येणारे अशा चार प्रकारच्या खाणीत विस्तार होतो यामध्ये चौऱ्याऐंशी लक्ष जीव योनींचा समावेश होतो या इतक्या सर्व ठिकाणी हिरण्यगर्भ सूक्ष्म रूपाने असतो हे लक्षात घ्यावे तो प्रगट रूपाने कोठेच जात नाही आपण सर्वच झोप घेतो पण ही झोप मात्र आपल्याला दिसत नाही हिरण्यगर्भाचे तसेच आहे त्यात चैतन्याचे प्रतिबिंब पडते त्यास जीव असे नाव आहे संपूर्ण पृथ्वीत सगळीकडे प्राणीमात्रांचीच दाटी झाली आहे ब्रह्मांडाची इंद्रिय तत्वे अंशरूपाने पिंडात प्रवेश करतात त्या पिंडात प्रवेश करून राहिलेल्या इंद्रिय तत्वांना देवता म्हणतात इंद्रिय व्यापार देवता आपापल्या ठिकाणी राहतात पिंडांतर्गत इंद्रिये त्यांच्या देवता आणि त्यांचे व्यापार यांची ही त्रिपुटी सिद्ध होते ती पुढील प्रमाणे आहे पिंडांतर्गत इंद्रियांना अध्यात्म असे म्हणतात त्यांच्या व्यापारांना स्वामींनी अधिभूत म्हटले आहे व अधिदैव म्हणजे या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता शरीरातील अंतःकरण पंचक ज्ञानेंद्रिय पंचक कर्मेंद्रिय पंचक अशा एकूण पस्तीस इंद्रियांची त्रिपुटे वर पस्तीस ते सदतीस या ओव्यात सांगितली आहेत शरीरामध्ये आणखी एक प्राणपंचक आहे ते जड असल्यामुळे त्याचे अज्ञान हे कारण आहे त्यामुळे वरील तीन पंचकांच्या बाबतीत अध्यात्म त्रिपुटी ही संभवत नाही अशा तऱ्हेने सूक्ष्म समुदाय स्वतःच्या विषयात प्रवृत्त होतात ते कीटक असोत वा पर्वत असोत शरीर तेथे वासना हा मात्र नियम सर्वत्र आहे वासनेच्या अध्यासामुळे म्हणजे प्रभावामुळे ते जीव मरतात व पुन्हा जन्मही घेतात अंतकाळी त्यांची जी बुद्धी असते तीच गती त्यांना प्राप्त होते त्यामुळे त्यांच्या इर्धारा काही चुकत नाही पुण्य घडले तर ते स्वर्गात जातात पाप घडले तर त्यामुळे कीटकादी योनीत जातात दोन्ही समान असतील तर त्यांना मनुष्यजन्म प्राप्त होतो मनुष्य जन्मात जे जे केले जाते ते ते तत्काळ सिद्धीच जाते म्हणून नरदेहामुळे ज्ञान प्राप्त होते आणि ज्ञानामुळे माणूस जीवनमुक्त होतो ज्याला नरदेह प्राप्त होतो त्याला फार मोठा लाभ होतो त्यात भर म्हणून त्याला ब्राह्मणाचा जन्म मिळाला त्यातही त्याला आत्मप्रचिती शास्त्रप्रचिती गुरुप्रचिती या तिन्ही प्रमाणांनी सिद्ध असे ज्ञान प्राप्त झाले तर तोच खरा ब्राह्मण होय तोच खरा धन्यही होय इतर सर्वही ज्ञाना वाचून म्हणजे ज्ञानाच्या अभावी कृपण होत असे श्रुतीचे म्हणणे आहे नरदेहास येऊनही ज्ञान प्राप्त झाले तर नरदेवास येऊनही ज्ञान प्राप्त झाल न झाले तर तो वाया गेला ब्रह्मासंबंधी अज्ञानीच राहिला तर तो आत्महत्यारा होय मी देह आहे अशी वाचना वासना म्हणजे क्षणाक्षणाला कोटी ब्रह्महत्या केल्याप्रमाणे होत या पापाची गणना कोण करत असेल त्याला अंतच नाही माया प्रवाहात पडलेले जीव तेथेच जन्मतात तेथेच मरतात मेल्यानंतर पुन्हा देह धारण करून तेथेच पुन्हा येतात नित्याच्या वर्तणुकीतून क्रियमान कर्म घडत जाते त्या योगानेच कणाकणाने संचित कर्मामध्ये भर पडत जाते आणि त्यातीलच काही प्रारब्ध होऊन पुन्हा देहाला येणे भाग पडते कीटक नदीच्या प्रवाहात पडताच त्याला विसावा मिळत नाही ज्या त्यामुळे जीवाला एका क्षणाचीही उसंत मिळत नाही फुरसत मिळत नाही ज्याप्रमाणे नदीच्या काठावरील कोणी भला मनुष्य कीटकाला बाहेर काढतो आणि तो कीटक एखाद्या वृक्षाच्या सावलीत सुखी होऊन विश्रांती घेतो त्याप्रमाणे मायाप्रवाहातील त्या जीवाला त्याच्या पूर्वी केलेल्या अनंत पुण्यांच्या प्रभावाने दयासागर असे सद्गुरू जेव्हा भेटतात तेव्हा तो संसार सागर एका क्षणात ओसरतो आणि नष्ट होतो ज्ञानप्राप्ती होण्यासाठी सत्संग अथवा संतसंगती हाच एक उपाय आहे संतसंगती वाचून इतर साधने म्हणजे रोग होय संतांची संगती हाच ज्ञानाचा आधार होय संतसंगती हेच सर्व सुखांचे माहेर आहे संतांच्या चरणापाशीच सर्व सुखांचा सागर आहे संतसंगासारखी दुसरी सारभूत गोष्ट नाही संतसंग हाच सर्व प्राणीमात्रांचा आधार आहे ते संत आपल्या कृपादृष्टीने हा संसार सागर कोरडा करून टाकतात आतापर्यंत झालेल्या विचारमंथनाचे सिंहावलोकन करायचे झाल्यास या ब्रह्मांडातील सर्व चराचर ब्रह्मापासून स्थावरापर्यंत जे जे जड अथवा चंचल दिसते ते ते सर्व मागील चित्रपटाच्या दृष्टांतातील उत्तम मध्यम आणि कनिष्ठ चित्राप्रमाणे होत त्यातील जंगम पदार्थ चलनवलन करतात तर स्थावर पदार्थ निश्चल असतात त्यांच्या उपाधी भिन्न भिन्न असल्या तरी ही सर्व चित्रेच आहेत एकाच पटावर विविध वने विविध गोपुरे असतात तद्वत तिन्ही लोकांची स्थिती आहे स्थावर पदार्थांच्या मध्ये चलनवलन म्हणजे चंचलपणा दिसत नाही तेथे चैतन्याचा आभास नाही कारण मायेने तेथे चंत चैतन्याची कल्पना केली नाही चित्रपटावरील माणसाच्या अंगावर वस्त्रांचे आभास दाखवले त्याप्रमाणे पर्वत वृक्ष इत्यादी स्थावर पदार्थ त्या चित्रपटावर रेखाटले पण त्यांच्या ठिकाणी वस्त्रांचे आभास काढले नाहीत वस्त्राभास वस्त्रासारखा दिसतो चैतन्य आभास चैतन्यासारखा दिसतो पण त्याला वास्तवता नसते आरशात मुखाचे प्रतिबिंब आपण पाहतो तेव्हा ते मुख खऱ्या मुखासारखेच वाटते पण संपूर्ण खोटे म्हणजे अस्तित्व नसलेले असते तसेच चिदाभासाचे जाणावे पट पसरल्यावर सर्व चित्रे दिसू लागतात त्याप्रमाणे या मायेमुळेच सर्व जगाची उत्पत्ती दिसू लागते आणि सर्व पदार्थ दिसू लागतात पट गुंडाळून ठेवताच त्यावरील सर्व चित्रे हरवून जातात त्याप्रमाणे मायादेवी विरून जाताच जगही लव लय पावते अशा तऱ्हेने प्रत्येक क्षणाला उत्पत्ती आणि लय होत असतो आणि चित्रपटांप्रमाणेच त्यांची गणना करता येत नाही वर्षा ऋतूत सर्व धान्यादी सर्व वनस्पती सुफलित होतात पण ग्रीष्म काळात ती सर्व करपून जातात पण भूमीमध्ये बीजरूपाने राहतात डोळे उघडल्यावर सर्व काही दिसू लागते पण तेच डोळे मिटल्यावर काहीही दिसत नाही श्वास चालू असेल तर कल्पना उद्भवतात पण श्वास नसेल तेव्हा त्या कल्पनांचा लय होतो त्याप्रमाणे मायादेवीची उत्पत्ती होताच ती जगाचे दर्शन घडवते आणि जगाबरोबर ती लयालालाच जाते हा तिचा स्वभावच आहे दोरीच्या ठिकाणी मुळात नसणारा साप दिसू लागतो त्याप्रमाणे या विश्वाच्या उत्पत्तीचा प्रकार सांगितला आता पुढल्या समासात ओघानेच लयाची माहिती घ्यावयाची आहे इति श्रीमत आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे पिंडोत्पत्ती प्रकारे चतुर्थ समासः श्रीराम समर्थ